श्रीराम समर्थ पंचिका बारावी समास दुसरा सहजत्व लक्षण बंध जर खरोखर सत्य असता तर मोक्ष या नावालाही अर्थ प्राप्त झाला असता म्हणून दोन्ही मिथ्या असल्यामुळे बंध आणि मोक्ष यांचा गुंता अजिबात नाही जीव ब्रह्माहून मुळातच भिन्न असता तो अभित्तर तो अभिन्न कसा होईल आणि ज्ञानाने त्याला मुक्त केला असे म्हणणेही व्यर्थ नाही काय अरे हे सर्व व्यर्थच चालले आहे ही सर्व मायेची शक्ती आहे खोटी असूनही ती जीवांना बांधते सोडवते हे तिचे नवलच होय परिपूर्ण ब्रह्म सहजावस्थेतच असून ते अखंड अस्तित्वात असलेले असे आहे त्याच्या ठिकाणी ज्ञानाज्ञानारूपी स्फुरण सहजच झालेले असते जीव ही अज्ञानात सहजच सापडतो तो सहजच जड देहाचा स्वीकार करतो आणि तो सहजच जन्म मृत्यू यांचा भोग घेऊ लागतो तो सहजच कर्मे करू लागतो सहजच अनेक योनी फिरत राहतो सहजच पुण्यपापांच्या कचाट्यात सापडतो आणि सुखदुःखांना सहजच नियंत्रण निमंत्रण देतो पुण्याच्या कोटीभर राशीमुळे त्याला नरदेहाची पेटी सहज प्राप्त होते त्यानंतर ओघानेच त्याला पश्चाताप वाटू लागतो त्यानंतर त्याला सहजच वैराग्य प्राप्त होते नंतर सद्गुरूंची भेट सहजच घडते सत्शास्त्राचे सहजच श्रवण इत्यादी घडते मग विचारही करतो आणि त्यातून सहजच साक्षात्कार पडतो आणि आपल्या आत्म्याची भेटही सहजच होते मग अज्ञान सहजच नष्ट होते त्यानंतर ज्ञानही सहजच मावळते आणि सहजपणे सहजात सहज आत्मतत्व उरून राहते मग संचित सहजच जळून जाते क्रियमान विरून जाते आणि देह सहजपणे प्रारब्ध भोगत राहतो मग संशय सहजपणे नष्ट होतो आणि मग तो पुरुष यथाक्रम सहजपणे वावरू लागतो तो प्रारब्ध क्षय होण्यासाठी मुद्दाम प्रयत्न करत नाही या सर्व गोष्टी सहजच होत राहतात इंद्रियांना सहजपणे थकवा येतो तसे आत्म्याची स्थिती सहजपणेच परिपूर्ण असते आपले सहजपण कुठेही जात नाही सहजपण व्यर्थ होत नाही सहज आत्मत आत्मतत्वाचे सहजपण क्षय वृद्धी यापासून कायम असते मग प्रारब्ध भोग सहजपणे संपून जातात त्यामुळे देहाचे अस्तित्वच संपल्यासारखे होते असे सगळे सहजपणे घडत असल्याने पुरुष सहजच निर्भय होतो मग नामरूपे सहजच नष्ट होतात सहजच अस्थिभाती ही लक्षणे उरतात सगळ्याच गोष्टी सहजपणे मिथ्या दिसू लागतात जड पदार्थांना सहजपणेच मिथ्यात्व येते विजातीय असतील त्यांचे सहजच खंडन होते आणि ब्रह्मात्मिक्याच्या अनुभवामध्ये सजातीय भेदही निर्मूल ठरतात स्फुरण सहज विरून जाते स्वगत भेदाचे अशा प्रकारे खंडन होते ज्ञान होतात समाधानही सहजपणेच प्राप्त होते या अनुभवात देशभेद सहज आटून जातो मग देश परिच्छेद कोणाला लागू होईल स्फुरणाचा अभाव असल्यामुळे काळाला गती तरी कशी प्राप्त होईल कालपरिच्छेद सहजपणे नष्ट झाल्यावर सहजपणेच जीवाची ब्रह्मतत्वाशी अभिन्नता होते त्यामुळे सर्व पदार्थांचा निराश आपोआपच होतो अशा तऱ्हेने परिच्छेद नाहीसा झाल्यानंतर अनंत अशा आत्मतत्वाची अनंतता सहजच होते तो स्वप्नातून सहजच जागा होतो मग ते स्वप्न त्याच्या कार्यासह नष्ट होते एवढा सगळा खेळ करून माया सहजपणे लव पाव लय पावते सहज ब्रह्म हे अखंडपणे आपल्या सहजपणात जसेच्या तसे असते सृष्टी सहजच झाली आहे प्रलय ही सहजच होणार आहे मधल्या काळात जे जे होत आहे ते ही सहजपणेच होत असते सर्व घडामोडी सहज होत असतात सहज ब्रह्म मात्र हलत नाही त्यामुळे सहजपणात हानीलाभाची गोष्ट कशी असेल इति श्रीमद आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे सहजत्व लक्षणानुकारे द्वितीय समासः श्रीराम समर्थ